स्कंद दहावा अध्याय सहावा देव अगस्तीस शरण जातात सर्वदेव श्रीपतीस म्हणाले हे देवाधिदेवा हे महाविष्णू विंध्याने सूर्याचा मार्ग अडवला आहे त्यामुळे आम्ही सर्व भोगभागरहित झालो आहोत आता आम्ही काय करावे श्री भगवान म्हणाले त्या सर्वश्रेष्ठ भगवतीची पूजा करणाऱ्या मुनी श्रेष्ठ अगस्तीला शरण जा तो वाराणसीमध्ये राहतो तोच विंध्याद्रीची वृद्धी कुंठित करेल अशा रीतीने विष्णूंनी उपदेश केल्यावर सर्व देव वाराणसी नगरीत गेले मणिकर्णिकेत स्नान करून अगस्तीच्या आश्रमात गेले तो आश्रम श्वापदे वृक्ष यांनी व्याप्त होता मयूर सारस हंस चक्रवा पक्षांनी त्याला आश्रय केला होता वराह व्याघ्रादी हिंस्त्र प्राणीही तेथे शांततेने राहत होते तेथील श्रेष्ठ मुनीस प्रणाम करून देव म्हणाले हे द्विजश्रेष्ठ हे भूदेवा हे वातापीचा नाश करणाऱ्या कुंभापासून उत्पन्न झालेल्या तुला नमस्कार असो हे लोपामुद्रापते हे मित्र वरुण वंदना हे सर्व विद्यानिधाना हे शास्त्रजनका तुला प्रणाम असो अगस्त्य पुष्पाच्या विकासास कारण होणाऱ्या दशरथी रामास प्रिय असलेल्या हे गुणसागरा तुझ्या पत्नीसह तुला आम्ही प्रणाम करतो हे स्वामी आम्ही शरण आलो असून सांप्रत आम्हावर दया कर पर्वतामुळे आम्ही दुःखी झालो आहोत आम्हाला दुःखमुक्त कर मुनिश्रेष्ठ म्हणाले हे देवानु तुम्ही लोकपाल असून निग्रही आहात हे देवेंद्रा तुझं जवळ वज्र हे आयुध असून तू अष्टसिद्धीयुक्त आहेस कृषाणू अग्नी हा सर्व देवांचे मुख आहे त्याला दुष्कर असे काय आहे जो सर्व कर्मांचा साक्षी आहे त्या यमास अशक्य काय आहे परंतु हे देवानो माझ्या शक्तीप्रमाणे मी तुम्हा सहाय्य करीन असे त्या श्रेष्ठाने देवांना सांगितल्यावर ते आनंदित झाले देव म्हणाले हे महर्षी विंद्यात्रीने सूर्याचा मार्ग निरोधन केला आहे म्हणून आपल्या तपोबलाने आपण त्याची वृद्धी कुंठित करा हे अगस्त्य ऋषे आपल्या तेजोबलाने तो नम्र होईल हे आमचे कार्य करा अध्याय सहावा समाप्त